श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग कंसात परमपुरुषाचा योग कंसपूर्ण श्लोक क्रमांक एक श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूल मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययं छंदांसी यस्य पर्णानी तम वेद सवेदवित शब्दशः अर्थ श्री भगवान वाच श्री भगवान म्हणाले ऊर्ध्व मूलम वर मूळ असलेला अध खाली शाखम शाखा अश्वत्थम वटवृक्ष प्राहु म्हटले जाते अव्ययम शाश्वत छंदांसी वैदिक मंत्र यस्य ज्याची पर्णानी पाने यह जो कोणी तम त्याला वेद जाणतो सह तो वेदवित वेदांचा जाणता वेदवित श्री भगवान म्हणाले असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भक्तियोगाच्या महत्त्वाविषयी विवेचन केल्यानंतर कोणीही प्रश्न विचारेल की मग वेदांबद्दल काय या अध्यायामध्ये सांगण्यात आले आहे की वेदांचे प्रयोजन म्हणजे श्रीकृष्णांना जाणणे होय म्हणून भक्तीमध्ये संलग्न झालेला कृष्ण भावनाभावित मनुष्य पूर्वीच वेदवेत्ता असतो या ठिकाणी भौतिक जगताच्या बंधनाची तुलना ही वटवृक्षाशी करण्यात आली आहे जो सकाम कर्मी आहे त्याला या वटवृक्षाचा अंतच लागत नाही तो एका शाखेवरून दुसऱ्या शाखेवर दुसऱ्या शाखेवरून तिसऱ्या असे नेहमी भटकत राहतो या भौतिक संसार रूपी वृक्षाला अंतच नाही आणि जो या वृक्षात आसक्त आहे त्याला मोक्षप्राप्तीची शक्यताच नाही वैदिक मंत्र आत्पोन्नती करण्याकरिता आहेत आणि हे मंत्र म्हणजे या वृक्षाची पाने आहेत या वृक्षाची मुळे ऊर्ध्व दिशेने वाढतात कारण या वृक्षाचा प्रारंभ ब्रह्मांडातील सर्वोच्च अशा ब्रह्मलोकापासून होतो जर मनुष्याला या अविनाशी मोहरूपी वृक्षाचे ज्ञान झाले तर तो या वृक्षातून बाहेर पडू शकतो सुटका होण्याची ही पद्धत जाणून घेतली पाहिजे या भौतिक बंधनातून बाहेर पडण्यासाठी अनेक विधी आहेत याचे वर्णन पूर्वीच्या अध्यायांमध्ये करण्यात आले आहे आणि तेराव्या अध्यायापर्यंत आपण पाहिले की भगवतभक्ती हीच सर्वोत्तम विधी आहे भक्तीचे मूलभूत तत्त्व म्हणजे भौतिक कर्मांपासून अनासक्ती आणि दिव्य भगवत सेवेप्रती आसक्ती होय या भौतिक जगताशी असणारी आसक्ती भेदण्याची विधी या अध्यायाच्या प्रारंभी सांगण्यात आला आहे या संसाररूपी वृक्षाची मुळे ऊर्ध्व दिशेने वाढतात याचा अर्थ असा आहे की महत्त्वापासून या मुळाच्या वाढीला प्रारंभ होतो आणि ब्रह्मांडाच्या सर्वोच्च लोकापासून ते मूळ खाली येते या ठिकाणाहून संपूर्ण ब्रह्मांडाचा विस्तार होतो आणि यामध्ये अनेक शाखारूपी विविध ग्रहमालिकांचा समावेश होतो वृक्षाची फळे म्हणजे जीवाची धर्म अर्थ काम आणि मोक्ष ही कर्मफले होत या जगामध्ये जरी फांद्या खाली आणि मुळेवर असलेला वृक्ष आढळत नसला तरी असाही वृक्ष अस्तित्वात असतो असा वृक्ष जलाशयाच्या तीरावर आढळू शकतो आपण पाहू शकतो की तीरावर असलेल्या वृक्षाचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले असते आणि त्यामध्ये वृक्षाच्या फांद्या खाली तर मूळ वर असल्याचे आढळते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर हा संसाररूपी वृक्ष म्हणजे वैकुंठ जगतरूपी वास्तविक वृक्षाचे केवळ एक प्रतिबिंब आहे ज्याप्रमाणे वृक्षाचे प्रतिबिंब पाण्यात स्थित असते त्याप्रमाणे आध्यात्मिक वृक्षाचे हे प्रतिबिंब इच्छांमध्ये स्थित असते प्रतिबिंबित भौतिक प्रकाशात वस्तू स्थित होण्याचे कारण म्हणजे इच्छा आहे ज्याला या संसारातून बाहेर पडण्याची इच्छा आहे त्याने पृथक करणात्मक अध्ययनाद्वारे या वृक्षाचे पूर्ण ज्ञान जाणून घेतले पाहिजे तेव्हाच तो या वृक्षाशी असणारा आपला संबंध छेदू शकतो हा वृक्ष म्हणजे खऱ्या वृक्षाचे प्रतिबिंब असल्याकारणाने ती एक हुबेहूब प्रतिकृतीच आहे प्राकृत जे काही आहे ते सर्व आध्यात्मिक जगतातही आहे निर्विशेषवादी निराकार ब्रह्मालाच या भौतिक जगतरूपी वृक्षाचे मूळ मानतात आणि सांख्य तत्वज्ञानानुसार मुळापासून प्रकृती आणि पुरुष त्यानंतर त्रिगुण पंचमहाभूते आणि दशेंद्रिये मन इत्यादी निर्माण होतात या प्रकारे ते संपूर्ण भौतिक जगताचे पृथक्करण चोवीस तत्वांमध्ये करतात जर ब्रह्म हे संपूर्ण सृष्टीचे केंद्रबिंदू असेल तर त्यापासून प्राकृत जगत हे एकशे ऐंशी अंशाचे असते आणि उर्वरित एकशे ऐंशी अंशाचे आध्यात्मिक जगत असते भौतिक जगत एक विकृत प्रतिबिंब आहे म्हणून आध्यात्मिक जगतातही या भौतिक जगताप्रमाणेच वैविध्यता असली पाहिजे आणि ती वास्तविक असली पाहिजे भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की प्रकृती ही भगवंतांची बहिरंगा शक्ती आहे आणि पुरुष हे स्वतः भगवंत आहेत व्यक्तसृष्टी ही भौतिक असल्या कारणाने अनित्य आहे कोणतेही प्रतिबिंब हे असत्य असते कारण ते कधी दिसते तर कधी दिसत नाही परंतु ज्या मूळ स्थानापासून प्रतिबिंब निर्माण झाले आहे ते स्थान शाश्वत आहे वास्तविक वृक्षाचे हे प्राकृत प्रतिबिंब छेदले पाहिजे जेव्हा मनुष्याला वेदवत्ता म्हटले जाते तेव्हा असे गृहीत धरण्यात आलेले असते की या भौतिक जगताची आसक्ती कशी छेदावी हे तो जाणतो जर मनुष्याला आसक्ती भेदण्याची पद्धत माहीत असेल तर तो खऱ्या अर्थाने वेद जाणतो असे म्हणता येईल जो वैदिक कर्मकांडांकडे आकृष्ट होतो तो या वृक्षाच्या हिरव्यागार पानांमध्ये आकृष्ट झाल्याप्रमाणे आहे त्याला वेदांचे वास्तविक प्रयोजन ज्ञात नसते भगवंतांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे हा प्रतिबिंबित वृक्ष छेदून आध्यात्मिक जगतरूपी वास्तविक वृक्षाची प्राप्ती करणे हे वेदांचे प्रयोजन आहे श्लोक क्रमांक दोन च ऊर्ध्व प्रसृत तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवाला अधः च मूलानि अनुसंततानि कर्म अनुबंधीनी मनुष्यलोके शब्दशः अर्थ अधः खाली च आणि ऊर्ध्वम वर प्रसृताः पसरलेल्या तस्य त्या वृक्षाच्या शाखाः शाखा गुण प्राकृतिक गुणांद्वारे प्रवृद्धा वाढलेल्या विषय इंद्रियविषय प्रवालाह डहाळ्या अधः खाली च आणि मूलानी मुळे अनुसंततानी पसरलेल्या कर्म कर्माला अनुबंधिनी बांधलेल्या मनुष्यलोके मानव समाजात त्रिगुणांनी पोषण केलेल्या या वृक्षाच्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत या वृक्षाची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्मांशी बांधली गेली आहेत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे वटवृक्षाचे अधिक विस्तृत वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे या वृक्षाच्या शाखा सर्व दिशेने पसरलेल्या आहेत खालच्या बाजूला मनुष्य घोडे गाई कुत्री मांजरे इत्यादी जीवांच्या विविध योनी आहेत या जीवांच्या अभिव्यक्ती शाखांच्या खालच्या भागाशी आहेत तर वरच्या भागाशी देवता गंधर्व आणि इतर अनेक उच्च जीव योनी आहेत ज्याप्रमाणे झाडाची वाढ पाण्याने होते त्याप्रमाणे या वृक्षाची वाढ त्रिगुणांनी होते कधीकधी पाण्याच्या अभावामुळे आपल्याला ओसाड जमीन आढळते तर कधीकधी आपल्याला हिरवीगार जमीन आढळते त्याचप्रमाणे विशिष्ट प्राकृतिक गुण जेथे अधिक प्रमाणात आहेत तेथे त्या प्रमाणात विविध जीवयोनी अभिव्यक्त होतात झाडाच्या डहाळ्यांना विषय मानण्यात आले आहे प्राकृतिक गुणांच्या विकासाद्वारे आपण विविध इंद्रिये विकसित करतो आणि इंद्रियांद्वारे विविध प्रकारच्या इंद्रिय विषयांचा उपभोग घेतो शाखांच्या उप अग्रभागी कान नाक डोळे इत्यादी इंद्रिये आहेत आणि ही इंद्रिये विविध इंद्रिय विषयांच्या उपभोगाशी संबंधित आहेत डाहळ्या म्हणजे शब्द रूप स्पर्श इत्यादी इंद्रिय विषय आहेत अंगभूत मुळे म्हणजे राग आणि द्वेष आहेत जी विविध प्रकारच्या दुःखांची आणि इंद्रिय भोगाची उपफले आहेत पुण्य आणि पापवृत्तीचा या दुय्यम मुळांपासून विकास झाल्याचे मानले जाते आणि ही मुळे सर्व दिशेने पसरलेली असतात प्रमुख मूळ ब्रह्मलोकापासून तर मानवीय ग्रहमालिकांपासून इतर मुळे विस्तारित होतात उच्चतर लोकांमध्ये आपल्या विविध पुण्यकर्मफलांचा भोग घेतल्यावर मनुष्य पुन्हा खाली या पृथ्वीवर येतो आणि उच्च लोकांच्या पुनःप्राप्तीकरिता पूजा सकाम कर्मे इत्यादी करतो या मनुष्य लोकाला कार्यक्षेत्र मानले जाते श्लोक क्रमांक तीन व चार न रूपम अस्य इह तथ उपलभ्यते न अंत न च आदि न च संप्रतिष्ठा अश्वत्थम मेनम सविरूढमूलम असङ्गशस्त्रेण दृढेण छित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गताः न निवर्तन्ति भूयः तम एव च आद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी शब्दशः अर्थ न नाही रूपं रूप अस्य या वृक्षाचे इह या जगतामध्ये तथा सुद्धा उपलभ्यते अनुभवास येऊ शकते न कधीही नाही अंत अंत न कधीही नाही च सुद्धा आदिही आदि न कधीही नाही च सुद्धा संप्रतिष्ठा आधार अश्वत्थम वटवृक्ष एनम हे सुविरूढ अत्यंत दृढपणे मूलम मुळे असंगशस्त्रेण अनासक्तीरूपी शस्त्राने दृढेण दृढपणे छित्वा छेदून तत त्यानंतर पदम स्थिती तत ती परिमार्गितव्यम शोधून काढले पाहिजे यस्मिन जेथे गताह जाऊन न कधीही नाही निवर्तंती ते परत येतात भूय पुन्हा तम त्याला एव निश्चितपणे च सुद्धा आद्यम आद्य पुरुषम पुरुषोत्तम भगवान प्रपद्ये शरण यत ज्यांच्याकडून प्रवृत्तीही प्रवृत्ती किंवा प्रारंभ प्रसृता विस्तृत पुराणी अत्यंत पुरातन या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही याचा आदी अंत आधार कोणीही जाणू शकत नाही परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्तीरूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की प्राकृत जगतात या वटवृक्षाचे वास्तविक रूप जाणणे शक्य नाही या वृक्षाची मुळे वर असल्याने वास्तविक वृक्षाचा विस्तार दुसऱ्या टोकाला आहे वृक्षाच्या भौतिक विस्तारामध्ये बद्ध झाल्याने मनुष्य वृक्षाचा विस्तार कुठपर्यंत झाला आहे हे जाणू शकत नाही किंवा त्या वृक्षाचा आधी कुठे आहे हे देखील जाणू शकत नाही तरी मनुष्याने वृक्षाचे कारण शोधले पाहिजे मी माझ्या पित्याचा पुत्र आहे माझे पिता अमुक अमुक पित्याचे पुत्र आहेत अशा रीतीने शोध केल्यावर मनुष्य गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभिकमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवांप्रत येऊन पोहोचतो शेवटी या प्रकारे मनुष्य पुरुषोत्तम भगवंतांप्रत येऊन पोहोचतो तेव्हा त्याचे शोधकार्य समाप्त होते भगवतज्ञानी व्यक्तींच्या सत्संगाद्वारे मनुष्याने या वृक्षाचे आधी पुरुषोत्तम भगवान यांचा शोध घेतला पाहिजे हे जाणल्यावर तो वास्तवतेच्या या मिथ्या प्रतिबिंबापासून हळूहळू अनासक्त होतो आणि ज्ञानाद्वारे वृक्षाशी असणारा संबंध छेदून वास्तविक वृक्षामध्ये स्थित होऊ शकतो या संदर्भातील असंग शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण इंद्रियभोग करण्याची आणि भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याची आसक्ती फार प्रबळ असते म्हणून मनुष्याने प्रमाणित शास्त्रांच्या आधारावर आध्यात्मिक विज्ञानाच्या चर्चेद्वारे अनासक्ती शिकली पाहिजे आणि जे वस्तुत ज्ञानी आहेत त्यांच्याकडून श्रवण केले पाहिजे भक्तांच्या सत्संगामध्ये याप्रमाणे चर्चा केल्याचे फळ म्हणजे मनुष्य भगवंतांप्रत येऊन पोहोचतो नंतर मनुष्याने सर्वप्रथम करण्याची गोष्ट म्हणजे भगवंतांना शरण जाणे होय ज्या स्थानाची प्राप्ती केली असता या मिथ्या प्रतिबिंबित वृक्षावर पुन्हा कधीही परतावे लागत नाही त्या स्थानाचे भगवान श्रीकृष्ण हे आदिमूळ आहेत आणि त्यांच्यापासूनच सर्व गोष्टींचा उद्गम झाला आहे त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी मनुष्याने त्यांना केवळ शरण गेले पाहिजे हेच श्रवण कीर्तनादी नवविधा भक्तीचे फळ आहे या भौतिक जगताच्या विस्ताराचे श्रीकृष्ण हे मूळ कारण आहेत याबद्दल स्वतः भगवंतांनी सांगितले आहे की अहम सर्वस्य प्रभव मीच सर्व गोष्टींचे उगमस्थान आहे म्हणून या भौतिक जीवनरूपी दृढ वटवृक्षाच्या बंधनातून बाहेर पडण्यासाठी मनुष्याने श्रीकृष्णांना शरण गेले पाहिजे त्यांना शरण गेल्यावर आपोआपच तो सांसारिक विस्तारापासून विरक्त होतो श्लोक क्रमांक पाच निर्माणमोहाजितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः सुख विमुक्ताः सुखदुःखसङ्गैः गच्छन्ति अमूढाः पदम अव्ययम तत् शब्दशः अर्थ निहि रहित मान खोटी प्रतिष्ठा मोहाह आणि मोह जित जिंकून संग संगाचा दोषाह दोष अध्यात्म आध्यात्मिक ज्ञानामध्ये नित्याह नित्यत्वामध्ये विनिवृत्त अलग झालेले कामाह कामापासून द्वंद्वैह द्वंद्वापासून विमुक्ताह मुक्त झालेला सुख दुःख सुख आणि दुःख संगैह नामक गच्छंती प्राप्त होतो अमूढा मोहरहित पदम स्थिती अव्ययम शाश्वत तत त्या जे खोटी प्रतिष्ठा मोह आणि असत संघापासून मुक्त आहेत जे नित्यत्व जाणतात भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत तसेच सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे शरण जाण्याच्या विधीचे सुंदर वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे यातील सर्वप्रथम पात्रता म्हणजे मनुष्याने अहंकाराने मोहित होऊ नये स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजून मिथ्या अहंकाराने उन्मत्त झाल्यामुळे भगवंतांना शरण जाणे त्याच्यासाठी कठीण असते वास्तविक ज्ञानाच्या अनुशीलनाने त्याने जाणले पाहिजे की प्रकृतीचे स्वामी आपण नसून भगवंत हेच प्रकृतीचे स्वामी आहेत अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या मोहातून मुक्त झाल्यावरच तो भगवंतांना शरण जाण्यास प्रारंभ करतो या जगामध्ये ज्याला मान सन्मानाची अपेक्षा आहे तो भगवंतांना शरण जाणे शक्य नाही मोहामुळे अहंकार निर्माण होतो कारण मनुष्य येथे जरी येतो काही काळासाठी राहतो आणि नंतर निघून जातो तरी मूर्खपणामुळे त्याला वाटते की आपणच या जगताचे प्रभू आहोत अशा रीतीने तो परिस्थिती अधिकच जटिल बनवितो आणि सदैव कष्टीच राहतो संपूर्ण जग याच समजुतीने चालले आहे भूमी ही मानव समाजाचीच असल्याचे लोक मानतात आणि स्वतःच मालक असल्याच्या भ्रामक कल्पनेमुळे त्यांनी भूमीचे विभाजन केले आहे मनुष्याने मानव समाजच या जगताचा प्रभू आहे या भ्रामक कल्पनेच्या अतीत गेले पाहिजे जेव्हा मनुष्य अशा भ्रामक कल्पनेतून मुक्त होतो तेव्हा तो समाज आणि राष्ट्र इत्यादींवरील आसक्तीमुळे उत्पन्न होणाऱ्या कुसंगापासून मुक्त होतो या कुसंगामुळेच तो या भौतिक जगतात बद्ध होतो या संग दोषाचा त्याग केल्यावर त्याने आध्यात्मिक ज्ञानाचा विकास केला पाहिजे वास्तविकपणे आपल्या मालकीचे काय आहे आणि काय नाही हे त्याने ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे जाणून घेतले पाहिजे अशा रीतीने जेव्हा मनुष्याला यथार्थ वस्तुस्थितीचे ज्ञान होते तेव्हा तो सुख आणि दुःख आनंद विषाद इत्यादी सर्व द्वंद्वातून मुक्त होतो तो पूर्णपणे ज्ञानमय होतो आणि नंतर भगवंतांना शरण जाण्यास समर्थ होतो श्लोक क्रमांक सहा न ते सूर्य न शशांक न पावक यतगतवान न निवर्तन्ते धाम परम मम शब्दशः अर्थ न नाही तत त्या भासयते प्रकाशित करतो सूर्य सूर्य न नाही शशांक चंद्र न नाही पावक अग्नि वीज यत जेथे गत्वा गेल्याने न कधीही नाही निवर्तनते परतून येतात तत धाम ते धाम परमम परम मम माझे त्या माझ्या परमधामाला सूर्य चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाही जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवान श्रीकृष्णांचे धाम आध्यात्मिक जगत जे कृष्ण लोक गोलोक वृंदावन म्हणून जाणले जाते त्याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे वैकुंठ लोकामध्ये सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश अग्नी किंवा वीज यांची मुळीच आवश्यकता नाही कारण तेथील सर्व ग्रहलोक स्वयंप्रकाशित आहेत या साऱ्या विश्वामध्ये केवळ एक सूर्य स्वयंप्रकाशित आहे परंतु आध्यात्मिक विश्वातील सर्वच ग्रहलोक स्वयंप्रकाशित आहेत त्या सर्व ग्रहांच्या दैदिप्यमान प्रकाशालाच ब्रह्मज्योती म्हणतात वस्तुत हे देदीप्यमान तेज कृष्णलोक गोलक वृंदावनातून प्रसारित होते या झळझळीत तेजाचा काही भाग महत्त्व भौतिक जगताने व्यापलेला आहे या व्यतिरिक्त या प्रकाशमय विश्वाचा अधिकांश भाग वैकुंठ लोक नामक असंख्य आध्यात्मिक ग्रहलोकांनी व्यापलेला आहे आणि या ग्रहलोकांमध्ये गोलोक वृंदावन प्रमुख आहे जोपर्यंत जीव या अंधकारमय भौतिक जगतात असतो तोपर्यंत तो बद्धावस्थेत असतो परंतु जेव्हा तो या भौतिक जगत रूपी विकृत प्रतिबिंबित वृक्षाला छेदून आध्यात्मिक विश्वात प्रविष्ट होतो तेव्हा तो मुक्त होतो नंतर तो पुन्हा या प्राकृत जगात परत येण्याची शक्यताच राहत नाही बद्धावस्थेमध्ये जीव स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजत असतो परंतु मुक्तावस्थेमध्ये तो आध्यात्मिक जगतात प्रविष्ट होऊन भगवंतांचा पार्षद बनतो व त्या ठिकाणी सच्चिदानंदमय जीवनाचा उपभोग घेतो वैकुंठ जगताबद्दलच्या माहितीमुळे मनुष्याने मुग्ध झाले पाहिजे त्याने या सत्यतेच्या विकृत आणि मिथ्या प्रतिबिंबातून सुटका करवून ते शाश्वत जगत प्राप्त करण्याची दृढ इच्छा केली पाहिजे ज्याची या भौतिक जगतावर अत्यधिक आसक्ती आहे त्याला ही आसक्ती तोडणे अत्यंत कठीण आहे परंतु जर त्याने कृष्ण भावनेचा स्वीकार केला तर तो हळूहळू निरासक्त होण्याचा संभव असतो यासाठी कृष्ण भावनाभावित भक्तांशी सत्संग करणे आवश्यक आहे त्याने कृष्ण भावनेला समर्पित झालेल्या संघाचा शोध करावा आणि भक्तिपूर्ण सेवा कशी करावी याचे शिक्षण घ्यावे या प्रकारे मनुष्य भौतिक जगाविषयीची आसक्ती भेदणे शक्य आहे केवळ भगवी वस्त्रे परिधान करून प्राकृत जगताच्या आकर्षणातून कोणी मुक्त होऊ शकत नाही त्याने भगवत भक्तीमध्ये आसक्त झाले पाहिजे म्हणून बाराव्या अध्यायात वळलेल्याप्रमाणे भक्तियोग हाच वास्तविक वृक्षाच्या असत प्रतिबिंबापासून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग आहे या गोष्टीचा मनुष्याने गांभीर्याने विचार केला पाहिजे चौदाव्या अध्यायात सांगण्यात आले आहे की भक्तियोग हीच केवळ एकमेव शुद्ध आणि दिव्य विधी आहे आणि इतर सर्व प्रकारच्या विधी भौतिक प्रकृतीद्वारे प्रदूषित झाल्या आहेत या श्लोकातील परमम मम हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे वस्तुत जगतातील प्रत्येक कानाकोपरासुद्धा भगवंतांच्याच मालकीचा आहे परंतु आध्यात्मिक जगत हे परमम अर्थात षडैश्वर्यपूर्ण आहे कठोपनिषदातही दोन पॉईंट दोन पॉईंट पंधरा सांगण्यात आले आहे की वैकुंठ लोकात सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश किंवा नक्षत्रांची मुळीच आवश्यकता नाही कंसात नतत्र सूर्यो भाती न चंद्रतारकम कंसपूर्ण कारण संपूर्ण वैकुंठ जगत हे भगवंतांच्या अंतरंगा शक्तीद्वारे प्रकाशित झाले आहे त्या परमधामाची प्राप्ती केवळ भगवंतांना शरण जाण्यानेच होऊ शकते इतर कोणत्याही मार्गाने नाही श्लोक क्रमांक सात ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मन षष्ठा इंद्रिया प्रकृतिस्थानी कर्षति शब्दशः अर्थ मम माझे एव निश्चितपणे अंश अंश जीवलोके बद्ध जगात जीवभूत बद्ध जीव सनातन सनातन शाश्वत मन मनासहित षष्ठानी सहा इंद्रियानी इंद्रिये प्रकृती भौतिक प्रकृतीमध्ये स्थानी स्थित कर्षती संघर्ष करीत आहे बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत बद्ध जीवनामुळे ते मनासहित सहा इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकामध्ये जीवाचे स्वरूप स्पष्टपणे सांगण्यात आले आहे जीव हे भगवंतांचे सनातन अंश आहेत असे नाही की बद्धावस्थेमध्ये जीव व्यक्तित्व धारण करतो आणि मुक्त झाल्यावर तो भगवंतांशी एकरूप होतो जीव हे सनातन काळासाठी अंशच आहेत या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की सनातनः वैदिक प्रमाणांनुसार भगवंत स्वतःचा विस्तार असंख्य रूपांमध्ये करतात आणि यांपैकी प्रमुख विस्तारित रूपांना विष्णुतत्व तत्त्व म्हटले जाते तर दुय्यम किंवा गौण विस्तारांना जीवतत्व म्हटले जाते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर विष्णुतत्व तत्त्व म्हणजे त्यांचे सांश तर जीव म्हणजे विभिन्न अंश आहेत भगवंत स्वतःच्या वैयक्तिक विस्ताराद्वारे भगवान राम नृसिंहदेव विष्णुमूर्ती आणि वैकुंठ लोकातील इतर सर्व अधिष्ठाता मूर्तींच्या रूपात प्रकट होतात त्यांचे विभिन्न अंश जीव हे त्यांचे सनातन सेवकच असतात भगवंतांचे श्वांश अर्थात त्यांची प्रधान रूपे नित्य अस्तित्वात असतात त्याचप्रमाणे त्यांचे विभिन्न अंश असणाऱ्या जीवांनाही व्यक्तित्व असते जीव हे भगवंतांचे अंश असल्या कारणाने त्यांच्यामध्ये भगवंतांचे गुणही अंश रूपाने असतात या गुणांपैकी स्वातंत्र्य हा एक गुण आहे प्रत्येक जीवात्म्याला स्वतःचे वैयक्तिक स्वरूप आणि आंशिक स्वातंत्र्य आहे या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्याने जीव बद्ध होतो आणि स्वातंत्र्याचा योग्य उपयोग केल्याने तो सदैव मुक्त राहतो या दोहोंपैकी कोणत्याही स्थितीत तो भगवंतांप्रमाणेच गुणात्मकदृष्ट्या सनातन आहे मुक्तावस्थेमध्ये तो या भौतिक बद्ध जीवनातून मुक्त असतो आणि भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न झालेला असतो बद्ध जीवनामध्ये त्याच्यावर त्रिगुणांचे वर्चस्व असते आणि यामुळे त्याला दिव्य प्रेममयी भगवत सेवेचे विस्मरण झालेले असते परिणामी या भौतिक जगतामध्ये आपले अस्तित्व राखण्यासाठी त्याला अत्यंत कठीण संघर्ष करावा लागतो मांजर कुत्री मनुष्य प्राणी इत्यादी जीवच नव्हे तर या प्राकृत जगताचे ब्रह्मदेव भगवान शंकर आणि विष्णू इत्यादी महान नियंत्रकही भगवंतांचे अंश आहेत ते सर्व अनित्य नसून शाश्वत आहेत या श्लोकातील कर्षती कंसात संघर्ष करणे कंसपूर्ण हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे बद्धजीव हा जणू काही लोखंडाच्या साखळ्यांनी बांधला गेला आहे तो मिथ्या अहंकाराने बांधला गेला आहे आणि मन त्याला संसारात संघर्ष करण्यासाठी भाग पाडण्यास प्रमुख कारण आहे जेव्हा त्याचे मन सत्वगुणामध्ये स्थित असते तेव्हा त्याचे कर्म लाभप्रद असते रजगुणामध्ये स्थित असते तेव्हा त्याचे कर्म कष्टप्रद असते आणि तमोगुणामध्ये असते तेव्हा तो शूद्र जीवयोनीत भ्रमण करीत असतो तरीही या श्लोकावरून स्पष्टच आहे की बद्ध जीवावर मन व इंद्रियांसहित भौतिक शरीराचे आच्छादन आहे आणि जीव मुक्त झाल्यावर हे भौतिक आच्छादन नष्ट होते परंतु त्याचवेळी त्याचा आध्यात्मिक देह त्याच्या मूळ स्वरूपात व्यक्त होतो माध्यान दिनायन श्रुतीमध्ये पुढील माहिती आढळते स एष ब्रह्मनिष्ठ इदम शरीरम मर्त्यमतीसृज्य सृज्य ब्रह्माभिसंपद्य ब्रह्मणा पश्वती ब्रह्मणा शृणोती ब्रह्मणैवेदम सर्वमनुभवती अर्थात जेव्हा जीव या प्राकृत देहाचा त्याग करून वैकुंठ लोकात प्रवेश करतो तेव्हा त्याला त्याचे आध्यात्मिक शरीर प्राप्त होते आपल्या आध्यात्मिक शरीराद्वारे तो भगवंतांना समोरासमोर पाहू शकतो तो भगवंतांशी प्रत्यक्षपणे बोलू शकतो ऐकू शकतो आणि त्यांना तत्वत जाणू शकतो स्मृतीवरूनही असे कळून येते की वसंतीयत्र पुरुषाः सर्वे मूर्तय वैकुंठ लोकामध्ये जीव हा भगवंतांच्या दिव्य शरीरासारख्याच शरीरामध्ये वास करतो शारीरिक रचनेचा विचार केल्यास भगवंतांचे विभिन्न अंश असणाऱ्या जीवांमध्ये आणि विष्णुमूर्तीच्या विस्तारांमध्ये मुळीच भेद नसतो दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंतांच्या कृपेमुळे जीवाला मुक्तीनंतर आध्यात्मिक देहाची प्राप्ती होते ममैव अंश हे शब्दसुद्धा महत्त्वपूर्ण आहेत भगवंतांचे अंश हे काही एखाद्या भौतिक वस्तूच्या तुटून पडलेल्या तुकड्याप्रमाणे नाहीत आपण यापूर्वीच दुसऱ्या अध्यायात जाणले आहे की आत्म्याचे तुकडे करता येत नाहीत या अंशाला भौतिकदृष्ट्या जाणता येत नाही जड पदार्थाचे तुकडे करून ते पुन्हा ज्याप्रमाणे जोडतात त्याप्रमाणे हा अंश नाही ही संकल्पना या ठिकाणी लागू होत नाही कारण श्लोकामध्ये सनातन हा शब्द योजलेला आहे हा अंश शाश्वत आहे दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी असेही सांगण्यात आले आहे की प्रत्येक देहामध्ये भगवंतांचा अंश उपस्थित आहे कंसात देहिनो अस्मिन अन्यथा देहे कंसपूर्ण जेव्हा हा अंश शारीरिक बंधनातून मुक्त होतो तेव्हा तो आध्यात्मिक विश्वातील एखाद्या वैकुंठ लोकामध्ये आपले मूळ आध्यात्मिक शरीर प्राप्त करतो आणि भगवंतांच्या सान्निध्याचा उपभोग घेतो तथापि या श्लोकावरून जाणले पाहिजे की ज्याप्रमाणे सोन्याचे कण हे देखील सोनेच असते त्याचप्रमाणे जीव हे भगवंतांचे अंश असल्या कारणाने गुणात्मकदृष्ट्या भगवंतांसमानच आहेत श्लोक क्रमांक आठ शरीरम यत अवापनोती यच्च अपि उत्क्रामतीश्वर गृहीत्वा एतानि संयाती वायु गंधान इव आशयात शब्दशः अर्थ शरीरम शरीर यत ज्या अवापनोती प्राप्त करतो यत ज्याप्रमाणे च आणि अपि सुद्धा उत्क्रामती त्याग करतो ईश्वर देहाचा स्वामी गृहित्वा घेऊन ग्रहण करून एतानी ही सर्व संयाती जातो वायु वायु गंधान गंध इव प्रमाणे आशयात उगमापासून ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकामध्ये जीवाचे वर्णन ईश्वर अर्थात देहाचा स्वामी असे करण्यात आले आहे त्याला वाटल्यास तो आपला देह बदलून उच्चतर योनी अथवा कनिष्ठ योनीही प्राप्त करू शकतो त्याला सदैव आंशिक स्वातंत्र्य हे असतेच कोणत्या प्रकारचे देहांतर करावे हे त्याच्यावर अवलंबून असते मृत्यूसमयी त्याने ज्या प्रकारची भावना निर्माण केली आहे त्या भावनेनुसार त्याला पुढील देह प्राप्त होतो जर त्याची कुत्र्या मांजरांप्रमाणे भावना असेल तर त्याला निश्चितच कुत्र्याचे किंवा मांजराचे शरीर प्राप्त होते आणि जर त्याने आपली चेतना दैवी गुणांवर केंद्रित केली असेल तर त्याला देवतेचे रूप प्राप्त होते आणि जर तो कृष्ण भावनाभावित असेल तर त्याला आध्यात्मिक जगतातील कृष्ण लोकाची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी तो श्रीकृष्णांच्या सान्निध्यात वास करतो शरीराच्या विनाशानंतर सर्व काही नष्ट होते हा दावा खोटा आहे जीवात्मा एका देहातून दुसऱ्या देहामध्ये देहांतर करीत असतो आणि त्याचे वर्तमान शरीर व वर्तमान कर्मे ही त्याच्या पुढील शरीराची पार्श्वभूमी असते मनुष्याला त्याच्या कर्मांनुसार विविध प्रकारचे शरीर प्राप्त होते आणि कालांतराने त्याला ते शरीर सोडावे लागते या ठिकाणी सांगण्यात आले आहे की सूक्ष्म शरीर हे पुढील शरीराच्या संकल्पना बरोबर घेऊन जाते आणि पुढील जन्मी त्या शरीराचा विकास करते हा देहांतराचा क्रम आणि देहबद्ध असताना केलेला संघर्ष म्हणजेच कर्षती होय श्लोक क्रमांक नऊ श्रोत्र चक्षुस्पर्शन च रसनं घ्राणं एव अधिष्ठाय मनः च विषयान उपसेवते शब्दशः अर्थ श्रोत्रम कान चक्षु नेत्र स्पर्शनं स्पर्श च सुद्धा रसनम जिह्वा घ्राणम घ्राणशक्ती एव सुद्धा च आणि अधिष्ठाय स्थित होऊन मन च सुद्धा अयम हा विषयान इंद्रिय विषय उपसेवते भोग घेतो या प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान नेत्र जिव्हा नाक आणि स्पर्श इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिय प्राप्त करतो अशा रीतीने तो एक विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषय समूहांचा उपभोग घेतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे हेच दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जीवाने आपली भावना कुत्र्या मांजरांच्या गुणांनी अशुद्ध केली तर त्याला पुढील जन्मामध्ये कुत्र्या मांजराच्या शरीराचा उपभोग घ्यावा लागतो चेतना ही मूलत पाण्याप्रमाणे शुद्ध आहे परंतु जर आपण पाण्यामध्ये विशिष्ट प्रकारचा रंग मिसळला तर पाण्यात बदल होतो त्याचप्रमाणे चेतना ही शुद्धच असते कारण आत्मा हा शुद्ध असतो परंतु भौतिक गुणांच्या संघानुसार चेतनेतही बदल होतो वास्तविक भावना ही केवळ कृष्ण भावनाच असते म्हणून मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेमध्ये स्थित होतो तेव्हा त्याचे जीवन विशुद्ध बनते तथापि जर त्याची चेतना कोणत्या तरी भौतिक मनोवृत्तीने प्रदूषित झाली तर त्याला पुढील जन्मी त्या मनोवृत्तीनुसार देह प्राप्त होतो त्याला पुन्हा मनुष्याचेच शरीर मिळेल असे नाही कुत्रा मांजर डुक्कर देवता किंवा चौऱ्याऐंशी लाख योनींपैकी इतर कोणतीही योनी प्राप्त होऊ शकते श्लोक क्रमांक दहा उत्क्रामंत स्थितं वा अपि भुञ्जानं वा गुण अन्वितं विमूढाः न अनुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः शब्दशः अर्थ उत्क्रामंतम शरीराचा त्याग करताना स्थितम शरीरामध्ये स्थित असताना वा अपी, अथवा भुंजानम उपभोग घेताना वा अथवा गुण अन्वितम प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली विमूढाह मूर्ख व्यक्ती न कधीही नाही अनुपश्यंती पाहू शकतात पश्यंती पाहू शकतात ज्ञानचक्षुषः ज्ञानरूपी नेत्र असलेले जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत परंतु ज्याला ज्ञानचक्षू आहेत तो हे सर्व पाहू शकतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ज्ञानचक्षुष हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे जीव आपल्या वर्तमान देहाचा त्याग कसा करतो पुढील जन्मी त्याला कोणत्या प्रकारचा देह प्राप्त होणार आहे किंवा तो विशिष्ट प्रकारच्या देहातच का वास करीत आहे हे सर्व काही ज्ञाना वाचून मनुष्य जाणू शकत नाही आध्यात्मिक गुरुकडून भगवद्गीता व तत्सम शास्त्रांचे विपुल ज्ञान प्राप्त केल्याने तो हे सर्व जाणू शकतो ज्याला या सर्व गोष्टी यथार्थ रूपामध्ये जाणण्याचे प्रशिक्षण मिळाले आहे तो भाग्यवान आहे प्रत्येक जीव विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्या देहाचा त्याग करीत आहे विशिष्ट स्थितीमध्ये तो राहत आहे आणि प्राकृतिक गुणांच्या वर्चस्वाखाली विशिष्ट परिस्थितीमध्ये राहून उपभोग घेत आहे परिणामी इंद्रिय तृप्तीच्या भ्रमाखाली तो विविध प्रकारची सुखदुःखे भोगित आहे ज्यांना काम आणि वासनांनी सदैव मूर्ख बनविलेले आहे ते आपले देहांतर आणि आपले विशिष्ट प्रकारच्या देहातील वास्तव्य जाणण्यात असमर्थ असतात त्यांना या गोष्टींचे मुळीच आकलन होत नाही तरीही ज्यांनी आध्यात्मिक ज्ञानाचा विकास केला आहे ते पाहू शकतात की आत्मा हा देहापासून भिन्न आहे आणि तो देहांतर करीत विविध प्रकारे उपभोग घेत आहे बद्धजीव या संसारामध्ये कसे दुःख भोगीत आहेत ते असा ज्ञानी मनुष्य जाणू शकतो म्हणून ज्यांनी कृष्ण भावनेमध्ये अत्यंत उन्नती केली आहे ते या ज्ञानाचा सामान्य लोकांमध्ये प्रचार करण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतात कारण सामान्य लोकांचे जीवन हे अतिशय कष्टप्रद असते त्यांनी या बद्धावस्थेतून मुक्त होऊन कृष्ण भावित झाले पाहिजे आणि आध्यात्मिक जगताची प्राप्ती केली पाहिजे श्लोक क्रमांक अकरा यतंत योगिन च एनम पश्यन्ती आत्मनी अवस्थितं यतंत अपि अकृतात्मान न एनम पश्यन्ति अचेतस शब्दशः अर्थ यतंत प्रयत्न करताना योगिन योगीजन च सुद्धा एनम हे पश्यंती पाहू शकतात आत्मनी स्वतःमध्ये अवस्थितम स्थित यतंत प्रयत्न करताना अपि जरी अकृत आत्मान आत्मसाक्षात्कार न नाही एनम हे पश्यंती पाहू शकतात अचेतसह अविकसित मन असल्यामुळे प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाहीत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आत्मसाक्षात्काराच्या पथावर अनेक योगीजन आहेत परंतु जे आत्मसाक्षात्कारी नाहीत ते जीवाच्या देहामध्ये बदल कसे होत असतात हे पाहू शकत नाहीत या संदर्भात योगिनः हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सद्यस्थितीत अनेक तथाकथित योगी आणि योगांच्या संस्था आहेत परंतु आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत ते वस्तुत अंधच आहेत त्यांना केवळ कसल्या तरी शारीरिक कसरतीचा छंद आहे जर शरीर सुदृढ आणि निरोगी बनले तर त्यातच ते समाधानी असतात या व्यतिरिक्त त्यांना इतर ज्ञान नसते अशा तथाकथित योगीजनांना यतंत अपि अकृतात्मान असे संबोधले जाते ते जरी तथाकथित योग पद्धतीचा अभ्यास करीत असले तरी ते काही आत्मसाक्षात्कारी नाहीत असे लोक आत्म्याचे देहांतर कसे होते हे जाणू शकत नाहीत जे वास्तविकपणे योग पद्धतीचा अभ्यास करीत आहेत आणि ज्यांना आत्मा प्रकृती व भगवंत यांचा साक्षात्कार झाला आहे किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जे विशुद्ध कृष्ण भावना भावित भक्तीमध्ये संलग्न झालेले भक्तियोगी आहेत त्यांनाच केवळ हे सर्व कशा प्रकारे घडत आहे याचे आकलन होते श्लोक क्रमांक बारा यत आदित्यगतं तेजः भासयते अखिलं यच्चन्द्रमसि यच्च अग्नौ तत्तेज विद्धि मामकं शब्दशः अर्थ यत जे आदित्य गतम सूर्यप्रकाशामध्ये तेज तेज जगत संपूर्ण जगत भासयते प्रकाशित करते अखिलम अखिल यत जे चंद्रमसी चंद्रामध्ये यत जे च सुद्धा अग्नौ अग्निमध्ये तत ते तेजह तेज विद्धी जाण मामकम माझ्यापासून अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सर्व गोष्टी कशा घडत आहेत हे निर्बुद्ध लोक जाणू शकत नाहीत परंतु भगवंत या ठिकाणी जे वर्णन करीत आहेत ते जाणून मनुष्य ज्ञानप्राप्ती करण्यास प्रारंभ करू शकतो प्रत्येकजण सूर्य चंद्र आणि विद्युत शक्ती पाहतो मनुष्याने हे केवळ जाणले पाहिजे की सूर्य चंद्र अग्नी किंवा विद्युत शक्तीचे तेज हे भगवंतांपासूनच येत आहे अशा प्रारंभिक कृष्ण भावनामय जीवनामध्येच प्राकृत जगतातील बद्ध जीवाची प्रगती दडलेली असते जीव हे भगवंतांचे अंश आहेत आणि या ठिकाणी भगवंत जीव स्वगृही भगवतधामात परत कसे येऊ शकतात याची सूचना देत आहेत या श्लोकावरून आपण जाणू शकतो की सूर्यच संपूर्ण सूर्यमालिकेला प्रकाशित करीत आहे अनेकविध ब्रह्मांडे आणि सूर्यमालिका तसेच अनेक सूर्य चंद्र आणि ग्रहलोकही आहेत परंतु प्रत्येक ब्रह्मांडामध्ये केवळ एकच सूर्य आहे भगवद्गीतेत दहा पॉईंट एकवीस सांगितल्याप्रमाणे चंद्र ही नक्षत्रांपैकीच एक आहे कंसात नक्षत्राणामहम शशी कंस पूर्ण सूर्यप्रकाश ही भगवंतांच्या आध्यात्मिक विश्वातील आध्यात्मिक तेजापासूनच येतो सूर्योदयाबरोबरच मनुष्यांच्या क्रियाकर्मांना चालना मिळते ते अन्न शिजविणे कारखाने चालविणे इत्यादी गोष्टींसाठी अग्नी पेटवितात अशा प्रकारे अग्नीच्या सहाय्याने अनेक गोष्टी घडतात म्हणून सूर्योदय अग्नी आणि चंद्रप्रकाश हे जीवांसाठी अतिशय सुखदायक आहेत त्यांच्या सहाय्या वाचून कोणताही प्राणीमात्र जगू शकत नाही यास्तव जर मनुष्याने जाणले की सूर्य चंद्र आणि अग्नी यांचा प्रकाश आणि तेज भगवान श्रीकृष्णांपासूनच उत्सर्जित होत आहे तर त्याच्या कृष्ण भावनेस प्रारंभ होतो चंद्रप्रकाशामुळे सर्व वनस्पतींचे पोषण होते चंद्रप्रकाश हा अत्यंत शीतल आणि आल्हाददायक असल्यामुळे लोक सहजपणे जाणू शकतात की भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच केवळ आपण जिवंत आहोत त्यांच्या कृपेविना चंद्र सूर्य किंवा अग्नी असू शकत नाही आणि चंद्र सूर्य किंवा अग्नीच्या सहाय्या वाचून कोणीही जगू शकत नाही बद्ध जीवामध्ये कृष्ण भावनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हे काही विचार करीत आहेत श्लोक क्रमांक तेरा गाम आविष्य च भूतानी धारयामी अहम ओजसा पुष्णामी च औषधि सर्वा सोम भूतवा रस आत्मक शब्दशः अर्थ गाम ग्रहलोक आविश्य प्रवेश करून च सुद्धा भूतानी जीव धारयामी धारण करतो अहम मी ओजसा माझ्या शक्तीद्वारे पुष्णामी पोषण करतो च आणि औषधीही वनस्पती सर्वाह सर्व सोमह चंद्र भूत्वा होऊन रस आत्मक रस पुरवठा करून मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात मीच चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवनरसांचा पुरवठा करतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंतांच्या शक्तीमुळेच सर्व ग्रह अंतरिक्षात तरंगत आहेत भगवंत प्रत्येक अणू ग्रह आणि जीवामध्ये प्रवेश करतात याचे विवेचन ब्रह्मसंहितेमध्ये करण्यात आले आहे ब्रह्मसंहितेमध्ये म्हटले आहे की भगवंतांचा एक अंश परमात्मा ग्रहलोक ब्रह्मांड जीव आणि अणूंमध्येही प्रविष्ट होतो म्हणून त्यांच्या प्रवेश करण्यानेच सर्व काही योग्य रीतीने व्यक्त होते जेव्हा शरीरामध्ये आत्मा असतो तेव्हा सजीव मनुष्य पाण्यावर तरंगू शकतो परंतु आत्मा देहत्याग करतो तेव्हा शरीर मृत होते आणि असे मृत शरीर पाण्यामध्ये बुडते अर्थात जेव्हा शरीर सडते तेव्हा गवताप्रमाणे पाण्यावर तरंगते परंतु ज्या क्षणी मनुष्य मृत होतो तत्क्षणी तो पाण्यामध्ये बुडतो त्याचप्रमाणे भगवंतांची सर्वश्रेष्ठ शक्ती ग्रहलोकामध्ये प्रवेश करीत असल्यामुळे ते अंतरिक्षात तरंगत आहेत त्यांच्या शक्तीने मुठीतील धुळीप्रमाणेच प्रत्येक ग्रहाला धारण केले आहे जर मनुष्याने हाताच्या मुठीत धूळ धरली तर ती खाली पडण्याची शक्यता नाही परंतु जर त्याने ती फेकली तर लागलीच ती खाली पडते त्याचप्रमाणे आकाशामध्ये तरंगणाऱ्या ग्रहांना भगवंतांच्या विराट रूपाने आपल्या मुठीत धरले आहे त्यांच्या शक्तीमुळेच सर्व चराचर वस्तू आपापल्या स्थानी स्थित आहेत वेदमंत्रांमध्ये म्हटले आहे की भगवंतांमुळेच सूर्य प्रकाशतो आणि ग्रह स्थिर गतीने भ्रमण करतात भगवंतांविना हवेत फेकलेल्या धुळीप्रमाणेच सर्व ग्रह इतस्तत विखुरले असते नष्ट झाले असते त्याचप्रमाणे भगवंतांमुळेच चंद्र सर्व वनस्पतींचे पोषण करतो चंद्राच्या प्रभावामुळे वनस्पती रसभरीत होतात चंद्रप्रकाशाविना वनस्पतींची वाढही होत नाही किंवा वनस्पती रसाळही होत नाहीत भगवंतांनी केलेल्या पुरवठ्यामुळेच मानव समाज कार्यशील आहे सुखासमाधानाने राहत आहे आणि भोजनाचा स्वाद घेत आहे अन्यथा मानव समाज जिवंतच राहू शकला नसता रसात्मक हा शब्द महत्त्वपूर्ण आहे चंद्राच्या माध्यमातून भगवंतांच्या प्रभावामुळेच सर्व खाद्यपदार्थ चविष्ट बनतात श्लोक क्रमांक चौदा अहम वैश्वानरः भूतवा प्राणीनाम देहम आश्रित प्राण अपान समायुक्त पचामी अन्नम चतुर्विधम शब्दशः अर्थ अहम मी वैश्वानरह जठराग्नी रूपातील माझा विस्तारित अंश भूतवा होऊन प्राणीनाम सर्व प्राणीमात्रांच्या देहम देहामध्ये आश्रित स्थित आहे प्राण ऊर्ध्वगमन करणारा प्राणवायू अपान अधोगमन करणारा अपान वायू समायुक्त संतुलन राखून पचामी मी पचन करतो अन्नम अन्न चतुर्विधम चार प्रकारचे सर्व प्राणीमात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि चार प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरिता मी प्राण व अपान वायूशी संयोग साधतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आयुर्वेदानुसार जठरामध्ये अग्नी असतो आणि तो जठरातील सर्व अन्नाचे पचन करतो जेव्हा जठराग्नी प्रदीप्त नसतो तेव्हा मनुष्याला भूक लागत नाही आणि जेव्हा तो प्रदीप्त असतो तेव्हा भूक लागते जठराग्नी व्यवस्थितपणे कार्य करीत नाही तेव्हा उपचाराची आवश्यकता असते कोणत्याही परिस्थितीत हा अग्नी भगवंतांचेच रूप आहे वेदांमध्येही कंसात बृहदारण्यक उपनिषद पाच पॉईंट नऊ पॉईंट एक कंसपूर्ण म्हटले आहे की भगवंत किंवा ब्रह्म अग्निरूपामध्ये जठरात उपस्थित आहे आणि सर्व प्रकारच्या अन्नाचे पचन करीत आहे कंसात अयम अग्निर्वैश्वानरो यो अयम अंत पुरुषे येनेदमन्नम पच्यते कंसपूर्ण म्हणून सर्व प्रकारच्या अन्नाचे पचन करण्यास भगवंतच सहाय्य करीत असल्यामुळे खाण्याच्या बाबतीत जीवाला स्वातंत्र्य नाही जोपर्यंत जीवाला अन्न पचन करण्यास भगवंत सहाय्य करीत नाहीत तोपर्यंत तो अन्न खाण्याची शक्यताच नाही याप्रमाणे भगवंतच अन्नपदार्थ निर्माण करतात आणि अन्नाचे पचन करतात आणि भगवंतांच्या कृपेमुळेच आपण जीवनाचा उपभोग घेतो वेदांत सूत्रामध्येही एक पॉईंट दोन पॉईंट सत्तावीस या गोष्टीला दुजोरा देण्यात आला आहे शब्दादिभ्यो अंत प्रतिष्ठानाच भगवंत हे ध्वनी शरीर वायू आणि जठरामध्ये जठराग्नीच्या रूपामध्ये उपस्थित आहेत चर्व्य चोष्य लेह्य आणि पेय योग्य असे चार प्रकारचे अन्न असते आणि या सर्वांना पचविणारी पचनशक्ती ही भगवंतच आहेत श्लोक क्रमांक पंधरा सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्ट मत्त स्मृती ज्ञानमपोहनं च वेद च सर्व अहमेव वेद्य वेदांतकृत वेद विदेव चाहम शब्दशः अर्थ सर्वस्य सर्व प्राणीमात्रांचा च आणि अहम मी हृदि हृदयामध्ये सन्निविष्ट स्थित मत्त माझ्यापासून स्मृतीही स्मृती ज्ञानम ज्ञान अपोहनम विस्मृती च आणि वेदैह वेदांद्वारे च सुद्धा सर्वैह सर्व अहम मी आहे एव निश्चितपणे वेद्य जाणण्यायोग्य वेदांतकृत वेदांताचे संकलक वेदवित वेद जाणणारा एव निश्चितपणे च आणि अहम मी मी प्रत्येकांच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि विस्मृती होतात सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे निसंदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहेत आणि सर्व क्रियांचे प्रेरक तेच आहेत जीव आपल्या पूर्वजन्मातील सर्व काही विसरतो परंतु त्याच्या सर्व कर्मांचे साक्षी असणाऱ्या भगवंतांच्या आदेशानुसारच त्याला कर्म करावे लागते म्हणून तो कर्मांनुसार पुन्हा आपल्या कर्मांचा प्रारंभ करतो आवश्यक ते ज्ञान त्याला पुरविले जाते स्मृती प्रदान केली जाते आणि तो पूर्वजन्माबद्दल सर्व काही विसरतोही अशा रीतीने भगवंत केवळ सर्वव्यापीच आहेत असे नव्हे तर अंतर्यामी परमात्माही आहेत तेच सकाम कर्मांचे फळही प्रदान करतात निर्विशेष ब्रह्म भगवंत आणि परमात्मा म्हणूनच केवळ ते पूजनीय आहेत असे नव्हे तर ते वेदावतार या रूपानेही आराध्य आहेत वेद हे लोकांना आपल्या जीवनाला असे वळण देण्यास अचूक मार्गदर्शन करतात जेणेकरून ते स्वगृही भगवद्धामात परत जाऊ शकतील वेद हे भगवान श्रीकृष्णांबद्दल ज्ञान प्रदान करतात आणि श्रीकृष्ण व्यासदेव या आपल्या अवताराद्वारे वेदांचे संकलन करतात व्यासदेवकृत श्रीमद भागवत हे वेदांत सूत्राचे भाष्य आहे आणि ते वास्तविक ज्ञान प्रदान करते भगवंत हे इतके परिपूर्ण आहेत की जीवाचा उद्धार करण्याकरिता ते अन्नाचा पुरवठा आणि पचनही करतात तेच सर्व कर्मांचे साक्षी असून वेदांच्या रूपाने ज्ञान देतात आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेची शिकवण देतात बद्ध जीवांद्वारे ते आराध्य आहेत याप्रमाणे भगवंत सर्व मंगलदायी आणि कृपामयी आहेत अंतःप्रविष्ट शास्ता जनानाम जीव जेव्हा वर्तमान देहाचा त्याग करतो तेव्हा त्याला सर्व गोष्टींचे विस्मरण होते परंतु भगवंताच्या प्रेरणेमुळे तो पुन्हा आपली कर्मे सुरू करतो त्याला जरी पूर्वकर्मांचे विस्मरण झाले तरी खंडित पूर्वकर्मांना पुन्हा प्रवृत्त करण्यासाठी भगवंत त्याला बुद्धी देतात म्हणून अंतर्यामी भगवंतांच्या आदेशांनुसार या जगतात जीव केवळ सुखदुःख भोगतो एवढेच नव्हे तर वेदांचे ज्ञान प्राप्त करण्याची सुसंधीही त्यांच्याकडूनच प्राप्त होते जर वैदिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणी प्रामाणिक असेल तर श्रीकृष्ण त्याला आवश्यक ती बुद्धी प्रदान करतात भगवंतांनी अशा प्रकारे जाणण्यासाठी वेदांचे ज्ञान का बरे प्रकट केले कारण जीवाने व्यक्तिशः श्रीकृष्णांना जाणणे आवश्यक आहे वेद या गोष्टीला दुजोरा देतात यो असो सर्वैह वेदैह गीयते चतुर्वेद वेदांतसूत्र उपनिषद आणि पुराणांसहित संपूर्ण वेद वाङ्मयात भगवंतांच्या गुणगौरवांचे गायन करण्यात आले आहे वैदिक कर्मकांडे करून वैदिक तत्त्वज्ञानाची चर्चा करून आणि भक्तीद्वारे भगवंतांची आराधना करून भगवत प्राप्ती होते म्हणून श्रीकृष्णांना जाणणे हाच वेदांचा उद्देश आहे श्रीकृष्णांचा साक्षात्कार करण्यासाठी आणि त्यांना जाणण्यासाठी वेद आपल्याला मार्गदर्शन करतात वेदांचे अंतिम ध्येय भगवंतच आहेत वेदांत सूत्र एक पॉईंट एक पॉईंट चार पुढील शब्दात या गोष्टीचे अनुमोदन करतात तत्तू समन्वयात मनुष्य तीन अवस्थांमध्ये पूर्णत्व प्राप्त करू शकतो वेदांना जाणल्याने त्याला भगवंतांशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे ज्ञान होऊ शकते विविध मार्गांचा अवलंब करून त्यांना तो शरण जाऊ शकतो आणि अखेरीस परमलक्ष्याची भगवंतांची प्राप्ती करू शकतो या श्लोकामध्ये वेदांचे प्रयोजन वेदांचे ज्ञान आणि वेदांचे लक्ष याचे स्पष्ट निरूपण करण्यात आले आहे श्लोक क्रमांक सोळा इमौ पुरुषौ लोके क्षरः च अक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थः अक्षर उच्यते शब्दशः अर्थ द्वौ दोन इमौ हे पुरुषौ जीव लोके या जगतात क्षरः च्युत च आणि अक्षर अच्युत एव निश्चितपणे च आणि क्षरः च्युत सर्वाणी सर्व भूतानी जीव कूटस्थ एकत्वामध्ये अक्षर अच्युत उच्चते म्हटले जाते च्युत कंसात क्षर कंसपूर्ण आणि अच्युत कंसात अक्षर कंसपूर्ण असे जीवांचे दोन वर्ग आहेत भौतिक जगतात सर्व जीव च्युत असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हटले जाते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे पूर्वीच सांगितल्याप्रमाणे भगवंतांनी व्यासदेव या अवताराद्वारे वेदांत सूत्राचे संकलन केले आहे या ठिकाणी भगवंत सारांश रूपाने वेदांत सूत्राचे निरूपण करीत आहेत ते म्हणतात की असंख्य जीवांचे दोन वर्गांमध्ये विभाजन करता येते च्यूत आणि अच्युत जीव हे भगवंतांचे सनातन विभिन्न अंश किंवा विभाजित अंश आहेत जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असतात तेव्हा त्यांना जीवभूत म्हटले जाते या ठिकाणी योजिलेले संस्कृत शब्द क्षर सर्वाणी भूतानी दर्शवितात की ते च्यूत आहेत तथापि जे भगवंतांशी एकरूप आहेत त्यांना अच्युत म्हटले जाते या ठिकाणी एकरूपता या शब्दाचा अर्थ जीवांना वैयक्तिक अस्तित्व नाही असा नव्हे परंतु त्यांच्यामध्ये विसंवाद नाही सृष्टीच्या प्रयोजनाच्या बाबतीत त्या सर्वांचे एक मत आहे अर्थात आध्यात्मिक जगतात सृष्टी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही परंतु वेदांत सूत्रामध्ये भगवंत हे सर्व प्रकटीकरणाचे स्रोत असल्याचे सांगितल्यामुळे ही संकल्पना स्पष्ट करण्यात आली आहे भगवान श्रीकृष्णांच्या विधानानुसार जीवांचे दोन वर्ग आहेत वेद या गोष्टीला प्रमाणित करतात म्हणून त्याविषयी काहीच संदेह नाही पाच इंद्रिये आणि मनाशी संघर्ष करणाऱ्या जीवांना भौतिक शरीर असतात व ही शरीरे निरंतर बदलत असतात जोपर्यंत जीव बद्धावस्थेमध्ये आहे तोपर्यंत पदार्थाशी संपर्क असल्यामुळे त्याचे शरीर बदलत असते जड पदार्थांमध्ये परिवर्तन होत असते म्हणून जीवही बदलल्याचे दिसते तथापि आध्यात्मिक जगतातील देह हा भौतिक तत्वांपासून बनलेला नसतो म्हणून तो विकारी नसतो भौतिक जगतात जीवामध्ये जन्म वाढ उपस्थिती जनन क्षय तथा विनाश हे सहा विकार होतात हे विकार भौतिक शरीराचे आहेत परंतु आध्यात्मिक जगतात शरीर बदलत नाही त्या ठिकाणी जन्म मृत्यू जरा व्याधी काहीच नसते तेथे सर्व काही एकत्वामध्येच स्थित असते क्षरह सर्वाणी भूतानी या भौतिक जगताच्या संपर्कात येणाऱ्या आदिजीव ब्रह्मदेवापासून ते सूक्ष्म कीटकापर्यंत सर्वांचे शरीर बदलत असते म्हणून ते सर्व आहेत तथापि आध्यात्मिक जगतात ते एकत्वामध्ये सदैव मुक्तच आहेत श्लोक क्रमांक सतरा उत्तम पुरुष तु अन्य परमात्मा उदायत यो लोकत्रयमाविश्य बिभरती अव्यय ईश्वर शब्दशः अर्थ उत्तम उत्तम पुरुष पुरुष तू परंतु अन्य दुसरा परम परम आत्मा आत्मा इति याप्रमाणे उदाहयत म्हटला जातो यह जो लोक विश्वाचा त्रयम तीन विभाग आविष्य प्रवेश करून बिभरती पालन करीत आहे अव्यय अविनाशी ईश्वर भगवान या व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहेत जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि तेच त्रिलोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालनपोषण करीत आहेत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकाची संकल्पना कठोपनिषदात दोन पॉईंट दोन पॉईंट तेरा आणि श्वेताश्वतर उपनिषदात सहा पॉईंट तेरा सुंदर रीतीने विशद करण्यात आली आहे त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की असंख्य जीवांमध्ये काही बद्ध आहेत तर काही मुक्त आहेत आणि या सर्वांच्याहून श्रेष्ठ असा परमात्मा पुरुषोत्तम आहे उपनिषदातील श्लोक पुढील प्रमाणे आहे नित्योनित्यानाम चेतनश्चेतनानाम तात्पर्य असे आहे की सर्व बद्ध आणि मुक्त जीवांमध्ये एकच चेतन पुरुष पुरुषोत्तम भगवान आहे जो सर्व जीवांना त्यांच्या त्यांच्या कर्मांनुसार भोग प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध करून देतो आणि त्यांचे पालनही करतो तेच पुरुषोत्तम भगवान प्रत्येक जीवाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहेत जो बुद्धिमान मनुष्य त्यांना जाणू शकतो तोच केवळ परिपूर्ण शांती प्राप्त करण्यास पात्र आहे अन्य कोणीही नाही श्लोक क्रमांक अठरा यस्मात् क्षरम् अतितहं क्षरादपि च उत्तमः अतः अस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः शब्दशः अर्थ यस्मात् कारण क्षरम च्युत किंवा क्षराच्या अतीत दिव्य किंवा अतीत अहम मी आहे अक्षरात अच्युत अथवा अक्षराच्याही अतीत अपि सुद्धा च आणि उत्तम उत्तम अत म्हणून अस्मी मी आहे लोके जगतामध्ये वेदे वेदांमध्ये च आणि प्रथित प्रसिद्ध पुरुष पुरुषोत्तम म्हणून मी च्युत आणि अच्युत यांच्याही अतीत दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवान श्रीकृष्णांहून बद्ध जीव किंवा मुक्त जीवही श्रेष्ठ नाहीत म्हणूनच ते पुरुषोत्तम आहेत आता या श्लोकावरून स्पष्टच आहे की जीव आणि भगवंत यांना आपापले वैयक्तिक स्वरूप आहे या दोहोंमधील फरक हा आहे की बद्धावस्थेतील असोत अथवा मुक्तावस्थेतील असोत परिमाणात्मकदृष्ट्या जीव भगवंतांच्या शक्तीपेक्षा वरचढ होऊ शकत नाहीत भगवंत आणि जीव हे सर्व बाबतीत समस्तर किंवा समरूपच आहेत असा विचार करणे चुकीचे आहे भगवंत आणि जीव यांच्यामध्ये सदैव श्रेष्ठता आणि कनिष्ठता असतेच या संदर्भात उत्तम शब्द महत्त्वपूर्ण आहे कोणीही भगवंतांपेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही लोके शब्द पौरुष आगम कंसात स्मृतिशास्त्र कंसपूर्ण असे दर्शवितो निरुक्ती शब्दकोशामध्ये सांगितल्याप्रमाणे लोक्यते वेदार्थो अनेन वेदांचे प्रयोजन स्मृतिशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे भगवंतांचे त्यांच्या अंतर्यामी परमात्मा रूपाचेही वेदांमध्ये वर्णन करण्यात आले आहे वेदांमध्ये कंसात छांदोग्य उपनिषद आठ पॉईंट बारा पॉईंट तीन कंसपूर्ण पुढील श्लोक आढळतो तावदेश संप्रसादो अस्मात शरीरात समुत्थाय परम ज्योतिरूपम संपद्यस्वेन रूपेण अभिनिष्पद्यते स उत्तम पुरुषः देहातून बाहेर येणारा परमात्मा निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करतो आणि नंतर आपल्या आध्यात्मिक स्वरूपामध्येच स्थित राहतो त्या परमात्म्यालाच पुरुषोत्तम म्हटले जाते याचा अर्थ आहे की परमपुरुष आपले आध्यात्मिक तेज प्रदर्शित आणि प्रसारित करीत आहेत आणि हे तेज म्हणजेच सर्वश्रेष्ठ प्रकाश आहे त्या परमपुरुषाचे अंतर्यामी परमात्मा हेही एक रूप आहे सत्यवती आणि पराशर मुनींचे पुत्र म्हणून प्रकट होऊन ते स्वतः व्यासदेवांच्या रूपात वैदिक ज्ञानाचे विश्लेषण करतात श्लोक क्रमांक एकोणावीस यो मामेवं सम्मूढ जानाती पुरुषोत्तमं स सर्वविद भजती माम सर्वभावेन भारत शब्दशः अर्थ यह जो कोणी माम मी एवं याप्रमाणे असमूढ निसंदेह जानाती जाणतो पुरुष उत्तम पुरुषोत्तम भगवान सह तो सर्ववित सर्वज्ञ भजती भक्तिपूर्ण सेवा करतो माम मला सर्व भावेन सर्व प्रकारे भारत हे भारत जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय म्हणून हे भारता तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जीव आणि परमसत्य यांच्या स्वरूपाविषयी अनेक तात्विक तर्क आहेत आता या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की जो भगवान श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो वस्तुत सर्वज्ञ आहे जो अपूर्ण ज्ञानी आहे तो परमसत्याविषयी केवळ तर्कच करीत राहतो परंतु परिपूर्ण ज्ञानी आपला मौल्यवान वेळ व्यर्थ न दवडता प्रत्यक्ष कृष्ण भावनाभावित भगवत भक्तीमध्ये संलग्न होतो संपूर्ण भगवद्गीतेत याच तथ्यावर पदोपदी जोर देण्यात आला आहे तरीही भगवद्गीतेवरील अनेक दुराग्रही भाष्यकार परम सत्य आणि जीव यांना सर्वच बाबतीत एकरूप असल्याचे मानतात वैदिक ज्ञानाला श्रुती अर्थात श्रवणाद्वारे ज्ञान प्राप्त करणे असे म्हटले जाते वास्तविकपणे मनुष्याने श्रीकृष्ण आणि त्यांच्या प्रतिनिधींसारख्या प्रमाणित व्यक्तींकडून वैदिक ज्ञान प्राप्त केले पाहिजे येथे भगवान श्रीकृष्णांनी फार चांगल्या रीतीने तत्त्वविवेचन केले आहे आणि मनुष्याने अशा अधिकृत पुरुषाकडून श्रवण केले पाहिजे डुकराप्रमाणे केवळ श्रवण करणे पुरेसे नाही मनुष्याने त्यांच्याकडून वास्तविकपणे ज्ञान जाणून घेतले पाहिजे केवळ शैक्षणिक पांडित्याद्वारे त्याने तर्क करू नये विनम्र भावाने भगवद्गीतेद्वारे ऐकले पाहिजे की सर्व जीव हे सदैव भगवंतांच्या अधीन असतात जो कोणी हे जाणू शकतो तो भगवान श्रीकृष्णांच्या शब्दात सांगावयाचे तर वेदांचे प्रयोजन जाणतो आणि अन्य कोणीही नाही भजती हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे भजती हा शब्द अनेक ठिकाणी भगवत सेवेच्या संदर्भात योजलेला आहे जर मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनाभावित भगवत भक्तीमध्ये संलग्न झालेला असेल तर त्याने संपूर्ण वैदिक ज्ञान प्राप्त केल्याचे जाणले पाहिजे वैष्णव परंपरेमध्ये म्हटले आहे की मनुष्य जर कृष्ण भक्तीमध्ये संलग्न झालेला असेल तर परमसत्याला जाणण्यासाठी त्याने अन्य कोणत्याही आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करण्याची आवश्यकता नाही त्याने प्रयोजन गाठलेच आहे कारण तो भगवत भक्तीमध्ये संलग्न आहे भगवंतांना जाणण्याच्या सर्व प्राथमिक मार्गांना त्याने पार केले आहे तथापि शेकडो हजारो वर्षांपर्यंत तर्क करूनही जर मनुष्य श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान असल्याचे जाणत नाही आणि त्यांना शरण जात नाही तर त्याने इतक्या जन्मांपर्यंत आणि वर्षांपर्यंत केलेला तर्क म्हणजे केवळ निरर्थक कालापव्ययच आहे श्लोक क्रमांक वीस इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मयानघ एतद् एतद्बुद्ध्वा बुद्धिमान कृतकृत्यश्च भारत शब्दशः अर्थ इति याप्रमाणे गुह्यतमं परम गुह्य शास्त्रम शास्त्र इदम हे उक्तम प्रकट केले मया मी अनघ हे निष्पाप अर्जुना एतत हे बुद्ध्वा जाणून बुद्धिमान बुद्धिमान स्यात मनुष्य होतो कृतकृत्य आपल्या प्रयत्नांमध्ये कृतार्थ किंवा परमसिद्ध च आणि भारत हे भारत हे निष्पाप अर्जुना हा वैदिक शास्त्रांचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होतो आणि त्याच्या प्रयत्नांद्वारे सिद्ध होतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंत या श्लोकात स्पष्टपणे सांगतात की हे तत्त्व सर्व शास्त्रांचे सार आहे आणि भगवंतांनी ज्या यथार्थ रूपामध्ये ते प्रदान केले आहे त्याच रूपात ते मनुष्याने जाणले पाहिजे अशा रीतीने मनुष्य बुद्धिमान आणि दिव्य ज्ञानामध्ये परिपूर्ण होईल दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंतांचे हे तत्त्वज्ञान जाणल्याने आणि त्यांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न झाल्याने सर्वजण प्राकृतिक गुणांच्या सर्व विकारांतून मुक्त होऊ शकतात भक्तियोग हा आध्यात्मिक ज्ञानाचा मार्ग आहे जेथे भक्तियोग आहे तेथे भौतिक विकार असू शकत नाहीत भगवतभक्ती आणि भगवंत यांचे स्वरूप आध्यात्मिक असल्याकारणाने ते एक समानच आहेत भक्ती ही भगवंतांच्या अंतरंगा शक्तीच्या आधिपत्याखाली केली जाते भगवंतांना सूर्य आणि अज्ञानाला अंधकार म्हटले जाते जेथे सूर्य आहे तेथे अंधकार राहू शकत नाही म्हणून जेथे प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या योग्य मार्गदर्शनाखाली भक्ती केली जाते तेथे लेश मात्रही अज्ञान असू शकत नाही शुद्ध आणि बुद्धिमान होण्यासाठी सर्वांनी कृष्ण भावनेचा स्वीकार करून भक्तीमध्ये संलग्न झाले पाहिजे जोपर्यंत मनुष्य कृष्णांच्या या ज्ञानाप्रत उन्नत होऊन भक्तीमध्ये संलग्न होत नाही तोपर्यंत सामान्य मनुष्यांच्या गणनेमध्ये तो कितीही बुद्धिमान असला तरी तो खऱ्या अर्थाने बुद्धिमान असू शकत नाही अर्जुनाला संबोधलेला अनघ हा शब्द महत्त्वपूर्ण आहे अनघ अर्थात निष्पाप सर्व पापांतून मुक्त झाल्याविना श्रीकृष्णांचे ज्ञान होणे अत्यंत कठीण आहे मनुष्याने सर्व पापांतून सर्व विकारांतून मुक्त झाले पाहिजे तरच तो श्रीकृष्णांना जाणू शकतो परंतु भक्ती ही इतकी विशुद्ध आणि सामर्थ्यशाली आहे की भक्तीमध्ये संलग्न झालेला मनुष्य आपोआपच अनघावस्थेची प्राप्ती करतो शुद्ध भक्तांच्या संघामध्ये पूर्णपणे कृष्ण भावनामय होऊन भक्ती करीत असताना मनुष्याने काही विशिष्ट गोष्टींचा समूळ विनाश करून त्यावर विजय मिळविणे आवश्यक आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनुष्याने अंतःकरणाच्या दुबळेपणावर मात केली पाहिजे मनुष्याचे सर्वप्रथम अधपतन हे भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या इच्छेमुळे होते यामुळे तो भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेचा त्याग करतो अंतःकरणाचा दुसरा दुबळेपणा म्हणजे मनुष्याची भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याची प्रवृत्ती वाढली की पदार्थामध्ये आणि पदार्थांचा संग्रह करण्यामध्ये तो आसक्त होतो भौतिक अस्तित्वाच्या समस्या या अंतःकरणाच्या दुबळेपणामुळे निर्माण होतात या अध्यायातील पहिले पाच श्लोक अंतःकरणाच्या दुबळेपणातून मुक्त होण्याच्या विधींचे वर्णन करतात आणि उर्वरित अध्यायामध्ये सहाव्यापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत पुरुषोत्तम योगाचे वर्णन करण्यात आले आहे या प्रकारे भगवद्गीतेच्या पुरुषोत्तम योग या पंधराव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न महाराज की जय श्रील प्रभुपाद की जय गीता की जय